आणि आज एक वेगळ्या विषयावरती मेजवानी म्हणता येईल बौद्धिक मेजवानी अशा स्वरूपाचं एक व्याख्यान डॉक्टर अशोकदा रानडे आज आपल्या पुढं येणार आहेत आणि त्यांनी विषय सुचवला आहे तो असा की कोंदण आणि मोती आता हे त्यांनी मला जेव्हा फोनवर सांगितलं तेव्हा मला काही उलगडा झाला नाही पण आता प्रत्यक्ष ते आपल्या त्याविषयी बोलतील कारण आपली कल्पना अशी होती की गानतपस्विनी मोगूबाई कुर्डीकर यांचं निधन झाल्यानंतर त्यांच्या रेकॉर्ड संबंधाने काही एक जागरण गानरसिकांपुढं करावं कारण आता त्या रेकॉर्ड ऐकायला मिळणंसुद्धा फार दुर्मिळ झालेलं आहे तर त्या दृष्टीने ही तयारी आपण केलेली आहे आणि कोंदण आणि मोती जे आपण सगळेजणं सरांचे व्याख्यान ऐकायला तर उत्सुक आहोत आत्तापर्यंत डॉक्टर साहेबांनी आपल्या सोसायटीसाठी पुष्कळ वेगळ्या प्रकारची व्याख्यानं दिलेली आहेत आणि आजच्या व्याख्यानाचं वैशिष्ट्य म्हणजे ते आज आपल्या सोसायटीचे आजीव सभासद या नात्याने सुद्धा बोलत आहेत अगदी सुरुवातीला जेव्हा सोसायटीची स्थापना झाली तेव्हापासून त्यांचा आशीर्वाद आणि वरदहस्त आपल्या डोक्यावर आहेच पण आता आज ते अधिक अधिकारवाणीने आणि खरोखर म्हणजे मला खूप इतका आनंद झाला की जेव्हा त्यांनी ही भावना व्यक्त केली की आता मी सोसायटीचा लाईव्ह मेंबर होणार आहे मला आपले सगळे जुने अंक पाहिजेत त्यामुळे एक पण सगळे करत असलेल्या कामाची कुठंतरी पावती आणि फार मोठ्या थोर अधिकारी व्यक्तीकडून आलेली आहे आता जास्ती प्रस्तावनेत वेळ न घालवता आजच्या व्याख्यानाला आपण सुरुवात करूया जी काही थोडी मंडळी मागं बसले त्यांना विनंती की थोडी पुढे या म्हणजे आपण अंतर कमी होऊन जवळीक पण जास्ती वाढेल आणि येणाऱ्या नवीन लोकांना आपण सामावून घेऊ शकू आता व्यत्यय अगदी शेवटी कार्यक्रम संपाय जाईल त्यावेळी मध्ये येईल तुमच्या सर्व शंका अडीअडचणी माहितीसाठी मी मागे बसलेलो डॉक्टर अशोक रानडे चार मित्र हो विषय दिला कोंदण आणि मोती असा संपादकांना लेखकांचं लिखाण पटत नाही पण शीर्षकही पटत नाही हे मला माहीत नव्हतं त्यामुळं काही बदल करून महाराष्ट्र टाईम्समध्ये शीर्षक छापलं गेलं कोंदण आणि माती असं म्हणजे गोव्यातल्या मातीचा गुण घेऊन कलाकार वर आले वगैरे काही अलंकारिक बोलायचं असेल तर ते शीर्षक चालू शकेल पण मला फारसं अलंकारिक बोलायचं नसतं आणि म्हणून मला तसं पाहता सत्य बोलण्यासाठी मी तसं शीर्षक घेतलं होतं की एक कोंदण असतं आणखी मोती असतं तर मोती कोंदणामुळं खुलून दिसतो आणि कोंदणाला मोत्यामुळे शोभा येते याच्या पलीकडे जाऊन मला असं वाटत होतं की मोगुबाईंसारखा कलाकार विशिष्ट काळामध्ये विशिष्ट तऱ्हेनं आकाराला येतो तेव्हा त्यांच्या स्वतः एवढंच त्यांच्या काळाचंसुद्धा सुद्धा त्यामध्ये सहभाग असतो कोंदणाशिवाय मोती शोभून दिसत नाही असं म्हटल्यासारखं की तो काळही खूप महत्त्वाचा होता आणि त्यामध्ये त्यांनी कामगिरी केली तेव्हा त्यात काळ काय करत होता हेही आपण बघायला पाहिजे असं मला सुचवायचं होतं तेव्हा शीर्षकाचा उलगडा थोडक्यात हा असा मोगूबाईंना प्रत्यक्ष ऐकलेली मंडळी इथं आहेतच मीही त्यांना ऐकलं समजायला लागल्यानंतर मग त्यांच्या ध्वनिमुद्रिका ऐकल्या काही गाणी ऐकली काही खाजगी ध्वनिमुद्रणं ऐकली प्रत्यक्ष ऐकलं तेव्हा गाणं शिकत होतो दोन तीन वेगवेगळ्या घराण्यांची गायकी जवळून शिकता आली होती त्यामुळे त्यांचं गाणं ऐकताना वेगळ्या तऱ्हेनं बघताही आलं आज आता थोडंसं त्रयस्थ दृष्टीने मागे वळून बघायचं हे इतिहासकाराचं काम असतं आणि आपण खऱ्या अर्थाने संगीताचा इतिहास आता लिहायला घ्यायला पाहिजे असं मला वाटतं आत्तापर्यंत आपण वंशावळ्या मांडल्या आहेत चरित्र लिहिली आहेत परंतु संगीताचा इतिहास नाही लिहिला इतिहास कशाचा असतो तो व्यक्तींचा नसतो कल्पनांचा असतो संगीताच्या खास कल्पना कोणी रूढ केल्या कोणी रुजवल्या कोणी फळाफुलाला आणल्या त्या कल्पना कोणत्या त्या महत्त्वाच्या का हे बोललं गेलं पाहिजे असं वाटतं आणि ते फार कमी होतं आहे असं वाटतंय म्हणून दरवेळेला ज्या ज्या गायकांचे कलाकारांचे आपल्यावर संस्कार झाले आणि ज्यांच्यामुळं आपल्याला हिंदुस्थानी संगीताच्या वेगळ्या पैलूंचं काही दर्शन घडलं असं वाटतं त्यांच्याकडे अशा दृष्टीने पाहावं असं माझं मत आहे म्हणून मी वझेबुआ बडे गुलाम अली बालगंधर्व मास्टर कृष्णराव वगैरे वगैरे कलाकारांकडे तसं बघण्याचा प्रयत्न करतो तसाच प्रयत्न आजही करणार आहे मोघुबाईंचं चरित्र आपल्याला माहिती आहे ते सांगायला नको लहान वयामध्ये नाटकामध्ये शिरल्या तिथे कामं केली लोकप्रिय झाल्या परंतु सारा काळ त्यांच्या मनामध्ये रुखरुख होती की आपल्याला हे संगीत गायचं नाही आहे आपल्याला कला संगीतच गायचं आहे ते शिकायची संधी नीटपणे मिळाली नाही सामाजिक परिस्थिती सांस्कृतिक परिस्थिती योगायोग ही सगळी कारणं त्यात होती मग ज्या घराण्याचं पद्धतशीर लागोपाठ शिक्षण मिळावं असं वाटलं तेही मिळालं नाही जयपूर घराणा झालं मध्ये इनायत का पठाण ज्यांची आपल्याला फारशी माहिती नाही इनायत का पठाण हा सूफी होता बडोद्याचा होता पुढं तो परदेशी गेला सतार वाजवत असे मौला बक्षांचा वारसा सांगत होता संगीतावर लिखाण केलं आहे त्याने पुस्तकं लिहिली आहेत त्याचा सहवास एक वर्षभर त्यांना त्यांच्याकडूनही शिक्षण मिळालं असं म्हणतात आणि पुढे आग्रा घराण्याचं शिक्षण त्यांना बरंच मिळालं मग जयपूरचं घराणं घराणं आणि त्याचं शिक्षण याचा पुन्हा काहीतरी योग आला ह्या सगळ्यामधून त्यांची गायकी आणि त्यांची कलादृष्टी तयार झाली त्यामुळं एखादा शिष्य गातो तेव्हा सर्वस्वी श्रेय गुरुला देणं हे योग्य नसतं म्हणजे खरं नसतं ते आपण औचित्याला धरून असं म्हणतो की ह्या गुरुनी त्या शिष्याला घडवला असं कोणी कोणाला घडवू शकतो याच्यावर आता माझा विश्वास नाही तो स्वतः माणूस काय घडवून घेऊ शकतो इकडंच बघायला पाहिजे आणि मोगूबाईने स्वतःला कोणी कसं घडवावं याविषयी त्यांच्या स्वतःच्या ज्या कल्पना होतात त्या पक्क्या होत्या बऱ्याच असं वाटतं सांगलीच्या वातावरणामध्ये जिथे सांगलीच्या वातावरणाचा मुद्दाम उल्लेख करतो आहे ज्या सांभारे वैद्यांच्याकडे सर्व कलाकार सर्व घराण्यांचे येऊन राहत असत महिनान महिना राहत असत त्या सांभारे घराण्यामस्तान माझा चांगला परिचय होता कारण मी दरवर्षी सांगलीला जात असे आणि सुटीमध्ये गेलेलं जे गाव असतं ते आपल्या मनात जास्त राहतं हे तुमच्या ध्यानात येईलच तेव्हा मे महिन्यामध्ये मी सुट्टीला जात असताना तिथल्या त्यांचा जो आप जे वैद्य सांभारे होते त्यांचा जो पणतू होता तो माझ्या जोडीचा त्यामुळं आम्ही वैद्य सांभाऱ्यांचे औषधाचे पेटारे धुंडाळण्यापडून सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत तिथे मजेचा भाग असा की ते पेटारे जे असत त्यामध्ये औषधांच्या पुरचुंड्या होत्या जुन्या आणि मी विनायक त्याचं नाव त्याला म्हणायचो अरे आवाजावरची काय औषधं दिसत आहेत का बघ ना मग त्याचे वडील आप्पासाहेब सांभारे तेही वैद्य होते ते आजूबाजूला नसताना आम्ही तो मोठा हडपा हडपा असतो मोठा तो उघडायचा आणि त्यामध्ये काय काय औषधं दिसत आहेत ती बघायची परंतु जुन्या पिढीचे वैद्य ते त्यांनी पुढे होणाऱ्या किंवा पुढे होऊ पाहणाऱ्या चोऱ्यांचा त्यांना अंदाज लागलेला असावा आणि त्यामुळं त्यांनी सर्व औषधांच्या पुढ्यावर काशीचे औषध चिंतूचे चूर्ण वगैरे असं लिहून ठेवलं होतं त्यामुळं तो चिंतू कोण ना त्याला काय झालं होतं हे कळल्याशिवाय औषध कसं घ्यायचं ते त्यामुळे शेवटी काय आवाजाच्या औषधाचा का तिथं काही पत्ता लागला नाही मुद्दा सांगायचा असा की त्या सांभाऱ्यांकडे उस्ताद अल्लादिया खा रहमत खा अब्दुल करीम खा साहेब सर्व गवई महिनान महिने यायचे त्यांच्याकडचा गणेश मूर्ती अजून आहे की नाही मला माहिती नाही परंतु ती जी मूर्ती होती त्याच्या पायामध्ये पिंप घातलेलं होतं एवढी ती मूर्ती मोठी होती आणि मोठा वाडा होता आणि तिथे सगळी गणेशोत्सवातली गाणी व्हायची माझे आजोबा बाबा बोडस हे बुद्धिबळपटू होते ते तिथे राहत असत सांगलीचेच ते त्यामुळे ते गोष्टी सांगायचे की रहमत खा आला द्या समोरासमोर बसून एकमेकाची गाणी ऐकत असत तिथे ही गोष्ट मोगूबाईने सुद्धा आपल्या आजच्या भाषेत बोलायचं म्हणजे कन्फर्म केली होती मला एकदा मोगूबाई असं बोलताना म्हणाल्या की हो त्यावेळेला खरं सांगू का अशोक त्यावेळचे गाणारे एकमेकाचं गाणं प्रेमाने ऐकायचे आता हे वाक्य खरं सांगू का त्यावेळचे गवई एकमेकाचं गाणं प्रेमाने ऐकायचे फार मननीय वाक्य आहे असं मला वाटतं आणि ह्या पद्धतीचं गाण्याचं वातावरण असलेल्या सांगली गावी त्या राहिलेल्या असताना त्यांना जी तालीम सुरुवातीची मिळत होती अतिशय कोवळ्या वयामध्ये जेव्हा शास्त्रीय संगीत हे कसं शिकायचं का शिकायचं याविषयीच्या त्यांच्या कल्पना अधुऱ्या असू शकतील तिथे इनायत खा आणि चिंतोबा गुरव आता हे चिंतोबा गुरवांचं नाव एक फार महत्त्वाचं आहे महाराष्ट्राच्या नाट्यसंगीताच्या इतिहासामध्ये दोन गुरवांची नामं फार महत्त्वाची आहेत आणि दोघांची कीर्ती त्याच गोष्टीसाठी आहे म्हणजे काय तर पहिले होते ते पांडोबा गुरव यांना ध्रुपद संगीताचं एवढं सुंदर ज्ञान होतं की गोविंदराव टेंब्यांनी त्यांच्याविषयी लिहिलं आहे की पांडोबा गुरवाने शिकवलेल्या नाटकाच्या चालीमुळे गवई म्हणून मिरवायला लोकांची सोय झाली इतक्या त्या चाली अवघड आणि खऱ्या अर्थाने क्लासिकल वगैरे असत असे ते पांडोबा गुरव होते गुरव ही जमात गायन आणखीन वादन ह्या दोन्हीमध्ये किती खोलवर शिरली होती याची आपल्याला आज कल्पना नाही आहे परंतु खुद्द सांगलीमध्ये असे अनेक गुरव घराणी होती भानुदास गुरव होते वसंत गुरव त्यांचा नातू किंवा मुलगा होता नंतर गोंधळी जमात ही जशी गाण्या बजावण्यात खोलवर शिरलेल्या जमाती आहेत या तर असा हा गुरव माणूस जो होता चिंतोबा गुरव ह्यांना संगीताचं चांगलं ज्ञान होतं जरा पक्कं गाणं म्हणतात त्याचं त्याची तालीम मोगूबाईंना मिळायला लागली पहिल्या नाटक कंपनीमध्ये त्यांचं नाव झालं परंतु त्यांना समाधान मिळत नव्हतं तेव्हा नाटक कंपन्यांमधला संगीत शिक्षक म्हणजे पेटी वाजवणारा जो तो तो गाणं शिकवायचा कारण त्याला सगळ्यांची गाणी नीट माहिती असायची पेटीवादक जे असतात ना त्यांना गवयाचे गुण आणि दोष फार चांगले कळतात त्यामुळे हे फार डेंजरस माणसं असतात कारण त्यांना बरोबर माहीत असतं की हा कुठे चुकण्याची शक्यता आहे आणि कुठे ह्याला कव्हर केला पाहिजे चांगला जर असेल भांडण झालं नसेल तर तो सांभाळून घेतो पेटीवाला साथीदार महत्त्वाचे असतात ते अनेक तऱ्हेने आपल्याकडे साथ म्हणतात साथ आणि ह्याचा अर्थ काय असं म्हटलं तर सहित असा आहे बरोबर जातात ते मागून जातो तो साथ करणारा नव्हे जो बरोबर चलतो तो साथ मग बरोबर चालायचं तर कोण कसा चालणार आहे माहिती पाहिजे ना आधी तेव्हा हे पेटीवाल्यांना माहिती असायचं असे हे चिंतोबा गुरव जेव्हा आले म्हणजे पेटी वाजवणाऱ्यांचं शिक्षण सुटलं आणि चिंतोबा गौरवांची तालीम मिळायला लागली तेव्हा मोघूबाईंना खरं शास्त्रीय संगीताचं कला संगीताचं पद्धतशीर शिक्षण मिळायला लागलं तेरा ते सोळा वर्षे एवढंच त्यांचं वय असेल त्यावेळेला मग त्याच्या पुढे त्यांना ती आपण प्रसिद्ध कथा आहे आपल्याला माहिती आहे की ते नाटकाच्या कदा पदांची तालीम करत असताना आलाद्या खासाहेबांनी त्यांना ऐकलं आणि वर आले आणि त्यांनी शिकवायला सुरुवात केली मी शिकवतो असं सांगत परंतु ते वर्षभर जेमतेम शिक्षण झालं पुढे शिक्षण झालं नाही आलादियानंच मुंबईला यायला लागलं त्यामुळे मग जेव्हा मगूबाई पुन्हा मुंबईला आल्या त्यांचा विवाह झाला तेव्हा त्यांना पुन्हा शिक्षण नाही अशी अवस्था झाली कृपा करून तुम्ही एकोणीसशे वीसच्या आसपासचा समय ध्यानात घ्या तेव्हा गाणं जाणणारे चांगलं गाणारे भरपूर होते पण विद्या मिळण्याची स्थानं मुबलक नव्हती त्यामुळं जर तालीम नसेल तर गाणं म्हणजे खऱ्या अर्थाने अनचार्टेड सी म्हणतात ज्याला त्याच्यामध्ये गलबत झोकावणं देणं आहे आणि तसं मोघूबाईंचं चालू होतं मग मुंबईमध्ये आल्यानंतर त्यांना सुदैवाने माझ्या दृष्टीने अतिशय सुदैवाने आग्रा घराण्याच्या गायकांशी गाठ पडली खुद्द विलायत हुसेन खासाहेब हे माझ्या मावशीला शिकवत असत त्यामुळे मी त्यांची तालीम बसून ऐकली आहे समोर बसून आणि नंतर ते गजानबुवानंही शिकवत असत त्यामुळे त्यांच्याशी परिचय वेगळ्या तऱ्हेनं झाला विलायत हुसेन खासाहेब विद्या द्यायला अतिशय चांगले आणि अतिशय समर्थ सज्जन गवई ही तसं पाहता दुरापास्त दुर्मिळ गोष्ट आहे असं लोक म्हणतात मी नाही म्हणत तसं पण लोक असं म्हणतात विलायत हुसेन खासाहेब हे गायनामध्ये आणि तबल्यामध्ये आमिर हुसेन खासाहेब अतिशय सज्जन मंडळ मी जवळून पाहिले आणि विलायत हुसेन खासाहेब हे विद्या द्यायला अतिशय कुठल्याही तऱ्हेने काचकूच न करणारे होते आणि त्यामुळे ती जी विद्या मिळायला सुरुवात झाली ती मोगुबाईंची खरी तालीम आहे मग पस्तीस साली एकतीस सालच्या सुमाराला त्यांनी आलादियांकडे पुन्हा शिकायला सुरुवात केली त्याच्यामध्ये बऱ्याच सांस्कृतिक ऐतिहासिक घटना घडल्या त्यांना गाणं शिकवायचं नाही असं त्यांच्यावर अल्लादिया खासांच्याबरोबर दडपण आलं अल्लादिया खासाहेब त्याला थोडे काही काळ बरी पडले मग त्यांनी त्यांचे आपले बंधू हैदर खा हैदर खाना सांगितलं तुम्ही मोहूबाईंना शिकवा ह्या सगळ्या बेअर फॅक्ट्स आहेत पण ह्याच्यामध्ये तुम्हाला वाचायला पाहिजे आणि ते मधलं जे वाचन आहे त्यासाठी तुम्हाला त्यावेळचा इतिहास माहिती पाहिजे आणि संगीताच्या इतिहासामधला तो काळ हा खऱ्या अर्थाने सहजपणे दुवे जुळवता येतील असा नव्हता त्याच्या खुणा तुम्हाला संगीतामध्ये दिसतात आणि माझं म्हणणं असं की हो हा जो काही मोती चमकायला लागला त्याच्या भोवतीचं कोंदण काय होतं तर ते असं कोंदण होतं आणि ह्या कोंदणामुळं त्यांना मोगुबाईंना मार्ग काढायला लागत होता मी तुम्हाला एक सहज जाता जाता आठवली म्हणून गोष्ट सांगतो की मी म्हटलं की माणसांना नावं पडतात तर नावं त्यांचं नावाचा अर्थ काय असं बघत जावं तर मला असं वाचनात आलं माझ्या आणि म्हणून तुम्ही मोती हे मुद्दाम शीर्षकात वापरलं होतं की जुन्या कोकणीमध्ये मोगू याचा अर्थ मोती असा होता म्हणून त्यांना तसं नाव दिलं गेलं असावं नंतर मला असंही आठवतं आहे हे अतिशय तसं पाहता एक भेदक असं एक ते निरीक्षण आहे तमासगीर बायांशी माझा भरपूर परिचय आहे आणि त्यांच्याशी मनपूर्वक गप्पा झाल्यात माझ्या अनेक वर्ष एक दिवस त्यांच्याशी बोलताना त्या म्हणायला लागल्या अशोकभाई तुम्हाला आमची नावं काय सांगतात ध्यानात आलं का म्हटलं माझ्या लक्षात आलं नाही एकदम ते म्हणायला आमची फुलांची तरी नावं असतात नंतर लोकांना पवित्र करणारे नद्यांची तरी असतात हे तुमच्या ध्यानात आलं का आता ही तुमच्या आमच्या पांढरपेशा मनाला धक्का देणारी ही गोष्ट आहे ही आपण कृपा करून ध्यानात घ्या आणि हे जे मनावर दडपण आहे त्या दडपणातून सुद्धा कलाकाराला मार्ग काढायचा असतो हे विसरून चालणार नाही आणि म्हणून मोगोबाईंना मोती हे नेणं हो बरोबर आहे मोती कुठला असतो जो स्वतःहून चमकू शकतो तो मोती जसं हिरा आणि मोती असं म्हणतो आपण महत्वाचे रत्नांमध्ये ज्याला आपण महत्त्वाचे म्हणू त्यामध्ये यांचा समावेश होतो पण ह्या मोगूबाईंना लवकर शिक्षण चांगलं मिळत नव्हतं आणि मग जे मिळाले त्याचा अर्थ लावायचा नंतर जे मिळायला लागेल त्याच्याशी संगती लावायची आणि मग त्याला आपण मांडायचं पुन्हा शेवटी त्यांना कलाकार म्हणून समोर यायचं होतं आणि मग पंचायतीची वेळ होती ती आणि त्याच्याही खुणा माझ्या दृष्टीने पाहता ध्वनिमुद्री संगीतातही जाणवतात ह्यावरून थोड्याशा आपल्याला कल्पना करायला लागतील पण तरीसुद्धा मला असं वाटतं की अशा तऱ्हेनं पाहता त्यांना करायला लागलेला झगडा हा आपल्या ध्यानात येईल आणि तो नाही जर पाहिला तर त्या असं का गातात हेही कळणार नाही आणि कदाचित त्यांना जे गायचं होतं त्या गाऊ शकल्या नव्हत्या असंही तुमच्या ध्यानात येईल म्हणून प्रत्येक कलाकार निदान त्या पिढीमधला कलाकार हे एक अपुरी राहिलेली गोष्ट आहे असं मला नेहमी वाटतं पूर्ण ज्यांच्या गोष्टी झाल्या त्याच्यामध्ये मला केसरबाई आणि बालगंधर्व हे वाटतात की ह्यांच्या गोष्टी पूर्ण झाल्या ह्यांना जे गायचं होतं जसं गायचं होतं ते ते गाऊ शकले पण अनेक कलाकारांच्या बाबतीत असं झालेलं नाही आहे आणि त्यामध्ये मोघूबाई मोडतात असं माझं मत आहे आता आपण ऐकायला सुरुवात करू आणि नंतर मला काय वाटतं तेही मी सांगेन पहिलं जे ऐकणार आहात आपण ध्वनिमुद्रित संगीताचा नमुना त्याचे संगीतकार आज इथे बसलेत भाटकर आणि मला त्या गाण्याविषयी काय वाटतं हे मी नंतर सांगेन आता आपण दर नेहमीच्या पद्धतीनुसार मनपूर्वक ऐकू आणि पुढं चलू Thank you. अठ्ठेचाळीस सत्तेचाळीसचा हा सुमार आहे सत्तेचाळीस अठ्ठेचाळीसचा आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर स्वातंत्र्याविषयीचा आपला उत्साह व्यक्त करण्याची साधनं मग गीत आता मजेचा भाग आहे की ह्या गीत गीताचं खरं म्हणजे ह्याला चीजच म्हणायला पाहिजे आता ही चीज आहे आणखीन ह्याच्यामध्ये तुम्हाला सहजपणे आठवेल की ममात्मा गमलाचे प्रतिसाद भरपूर आहेत कानांमध्ये बिहागच आहे बहार नाही आहे कारण बिहाग आणखीन बहार यांचं मिश्रण झालेलं नाही ते भाटकरांनी वेगळ्या पद्धतीने म्हणून केलं आहे त्यांच्या मनामध्ये गीत होतं गायली गेली ती चीज आहे आणि म्हणून मांडताना गायकाची अडचण काय होणार आहे मुळामध्ये आधी एक कृपा करून हा भाग ध्यानात घ्या कला संगीत हे त्या त्या वेळेला घडलेल्या गोष्टींना प्रतिसाद देऊ शकत नाही ते त्याचा प्रांत नव्हे त्यासाठी तुम्हाला वेगळ्या प्रकारची गीतं लागतात म्हणून स्वातंत्र्य हा जरी खूप महत्त्वाची भावना असली तरी ती भावना व्यक्त करायला शास्त्रीय संगीत उपयोगी पडणार नाही कारण शास्त्रीय संगीतामध्ये ध्यास वेगळ्याचाच घ्यायला लागतो जो शेवटी गवई घेतोच बघा त्यांनी बिहागच्या ताना मारल्याच की नाही नाही तर जवाहर सुभाष आणि गांधीजी यांच्यानंतर ताना हे कसं काय तुम्हाला एरवी परवडलं असतं हे नाट्यसंगीतात चाललं असतं कारण नाट्यसंगीत वेगळ्या प्रकारचं आहे तेव्हा सगळ्या गोष्टींना जागा आहे पण त्या त्या ठिकाणी आहे आता मोगूबाईने नाट्यसंगीत ठुमरी त्या कथ्थक शिकल्या होत्या पूर्वीचा जो कथ्थक बाज होता त्याबरोबर बंदिशच्या ठुमऱ्या सगळ्यांनी शिकवले जातच असत हे सगळं मागे टाकलेलं आहे जाणीवपूर्वक त्याने असा निर्णय घेतला की मला नाट्यसंगीत गायचं नाही जाणीवपूर्वक निर्णय घेतला की मला ज्याला तुम्ही सुगम संगीत म्हणता ते गायचं नाही मनोरंजनासाठी मनोविनोदनासाठी म्हणून जे जे संगीत केलं जातं ते मला करायचं नाही आणि याला त्यांची वैयक्तिक कारणं आहेत आणि ह्या कारणांसाठी म्हणून मजेचा म्हणजे भाग आहे त्यांनी वंदे मातरमची रेकॉर्ड दिली ती ह्याच सुमाराला दिली त्याहीमध्ये राग वगैरे आहे पण तुम्ही ऐकल्यानंतर आंभईकर त्या दिवशी होते गेल्या वेळेला आम्ही जेव्हा वंदे मातरमविषयी आपण बसलो होतो तेव्हा की एकदम वरच्या षडजावर सुरू सुरू होणाऱ्या वंदे मातरम हे मुघुबाईच गाऊ शकतील आंबेगाई जर गाऊ शकतील तुम्हा आम्हाला परवडणारच नाही कारण उद्देशच वेगळा होता तसं ह्या गीताचा उद्देश गीताचा उद्देश पण चीज म्हणून गायली जाते मग मोघूबाईंसारख्या गायिकेनी करायचं काय तर मोहूबाईंनी ठुमरी सोडली होती नाट्यगीत सोडलं होतं त्या चिजाच गायच्या होत्या त्यांना आणि हा गवयाचा निर्णय असतो मग गवई काय करतो जे जे काही आपण गात असो ते आपल्याला जे म्हणायचं आहे तेच मांडतो मग बाहेरचा साचा कुठलाही असू दे आणि म्हणून मराठी ठुमरी कधी उत्तर भारतात लोकप्रिय होत नाही कारण मराठी माणूस ठुमरीचे शब्द घेतो पण तो क्लासिकल म्युझिकच गात असतो त्यात लोक म्हणतात अहो इथे काही भावनाच नाही तुमचे उच्चार किती वाईट आहे तो हो. आणि तुम्ही त्याला ताना मारून वगैरे हरकती वगैरे घेताय तुम्ही सगळं इथलं आहे इथं काही नाही आहे असं वाटतं हे महाराष्ट्रीयांच्या ठुमरीवर याच्या यावत भारतात घेतला जाणारा आक्षेप आहे तो आपण सहजपणे उडवून देऊ शकणार नाही तेव्हा हे सगळं बाजूला सोडून जेव्हा माणूस मांडायला लागतो जी मोघूबाईंची अवस्था आहे की मला शास्त्रीय संगीतच समोर मांडायचं आहे आणि त्यातून मग जो संघर्ष होतो त्यामध्ये असं दिसतं तुम्हाला की हो त्या रमल्या आहेत असं वाटत नाही जसं मला फैयाज खा त्यांचे धमार मी प्रत्यक्षही त्यांना ऐकलं आहे आणि रेकॉर्ड्सही ऐकल्यात पण त्यांच्या रेकॉर्ड्समध्ये सुद्धा ख्यालामध्ये ते रमलेत असं वाटतं धमारामध्ये ते रमलेत असं वाटत नाही तसं बौद्धिक एखादी करामात हा गवई करतो कारण तो त्याच्या अभ्यासाचा भाग आहे परंतु त्यात रमेलच तो असं नाही आणि मोघूबाई ह्या कुठल्या तऱ्हेच्या संगीतात रमत होत्या आधी ते पाहता असं ध्यानात येते त्यांनी ख्यालाचाच ध्यास घेतला होता त्यांना दुसरी कुठली गायकी आवडत नव्हती आणि तरी आग्रा घराण्याची तालीम आल्यानंतर त्यांचा जो संगीताचा विचार होता तो माझ्या दृष्टीने फार मजेचा भाग झाला होता की आग्र्याच्या वळणाने जाता जाता जयपूरकडे वळलेली गायकी कशी व्हावी तशी त्यांची गायकी होती आणि याच्या खुणा आपल्याला तिथे रेकॉर्डेड संगीतात सुद्धा दिसतात आता पुढचं जे ऐकू आपण ते थोडासा आता वेगळा हे करायचं आहे वळण घ्यायचं आहे माणूस कुठले राग निवडतो हेही माझ्या दृष्टीने महत्त्वाचं आहे ध्वनिमुद्रणासाठी कुठले राग निवडतो या रागांची तालीम कोणाकोणाला काय काय असते सर्वसाधारणतः भारतीय संगीतात प्रत्येक घराणं जी जुनी घराणी आहेत ही घराणी प्रामाणिक आहेत म्हणजे आपापल्या संसामध्ये कुठले राग आहेत ह्याविषयी ते स्वच्छपणे सांगतात ते असं म्हणतात की आमच्या घराण्याचे हे खास राग आहेत आम्ही ह्याच्यावर मेहनत करतो हेच आम्ही लोकांना शिकवतो आणि असं म्हणतात हा राग आमच्या घराण्याचा नाही असंही म्हणतात त्यामुळे त्यांना कमीपणा काही वाटत नाही आता ती पोझिशन राहिली नाही आता सगळं मला येतं असं आधीच सांगायला लोक उद्युक्त होतात वास्तविक पाहता सगळं येण्याची गरज नाही हे कोणीतरी सांगायला पाहिजे जे थोडंसं येईल ते चांगलं आलं तरी पुरे आहे सगळं येण्याची गरज नाही तुम्हाला सगळं येत नसतं वगैरे बोलायची गरजच नाही पण यांच्या गायकीमध्ये आता तुम्हाला असं दिसेल की आता जो आपण विषय घेतोय तो जय जयवंती राग जय जयवंती रागाची चर्चा थोडी तुमच्या कानावर जायला पाहिजे काही राग असे आहेत आता समय पुन्हा साधारणतः एकोणीसशे अठ्ठावीस नंतरचा घ्यायचा आहे मुद्दाम त्याचा मागे हेतू आहे आता मी तुम्हाला दोन तीन जय जयवंती ऐकवणार आहे ते वेगवेगळ्या घराण्याचे आहेत वेगवेगळ्या शैलीचे आहेत पण त्याच्या आधी जय जयवंतीची थोडीशी माहिती सांगतो सोळाव्या शतकानंतर भारतीय रागसंगीतामध्ये जे काही नवीन राग आले त्यामध्ये जयजयवंती हा राग आहे हा जयजयवंती राग आला तेव्हा त्याच्यामधला जो विशेष आहे तो ध्यानात घेऊन तो दक्षिणा दक्षिणेमध्ये सुद्धा शिरला परंतु काही राग हे याला आपण म्हणू की एका स्वराच्या दोन अवस्था वापरणं हे भारतीय रागसंगीतात एकदम स्वीकारण्याची गोष्ट नाही आहे असे राग कमी असतात आणि एका स्वराच्या दोन अवस्था लागोपाठ येणं हे तर फारच कमी असतं हे मूळचे नियम आहेत सोळाव्या शतकानंतर जे परिवर्तन व्हायला लागलं त्यामध्ये या दोन नियमांना डावलून वावरणारे राग जोरावर यायला लागले कारण या रागानंही काहीतरी म्हणायचं होतं हे जाणवत होतं म्हणून जयजयवंती जेव्हा आला तेव्हा जयजयवंतीचं नाट्यसंगीतापासून सगळीकडे आकर्षण वाटलं आणि मग वेगळ्या रागामध्ये चाली देणं हा आग्रह धरणारे जे पंडित वझेबुआ त्यांनी जयजयवंती अठ्ठावीस साली वापरला माझं म्हणणं असं नाही की तेव्हापासून तो रूढ झाला पण एक गोष्ट ध्यानात घ्या एखादी गोष्ट नाटकामध्ये किंवा कीर्तनामध्ये शिरली की ती समाजाच्या सर्व थरामध्ये शिरली असं म्हणायला हरकत नाही जयजयवंतीमध्ये ध्रुपद आहेत धमार आहेत म्हणजे हा राग जुना आहे हे आमचं नेहमीचं गमक आहे ज्या रागामध्ये ध्रुपद असतात तो राग झुपद नसलेल्या रागापेक्षा जुना असतो एक ठळक नियम आहे तर हे दोन्ही आहे परंतु ह्या दोन गंधारांचा वापर ही गोष्ट काहीतरी और आहे ती चांगली जरी असली तरी आम्ही सगळीकडे तसं करत नाही हे नियमामध्ये बसणारे नाहीत आणि म्हणून वेगळा नियम करायला लागला या रागांसाठी अशापैकी जयजयवंती हा राग आहे आणि म्हणून जयजयवंती आकर्षक वाटायला लागला अनेक ठिकाणी वापरला गेला पण त्या रागाची एक मूळ प्रकृती जी आहे त्या मूळ प्रकृतीमध्ये वापरानुसार आता बदल करायला लागले लोक बरोबर आहे नाटकामध्ये ज्या तऱ्हेने जे ती वापरला त्याच्या काय खुणा तर वेगळं काही घडतं मग मग पुन्हा असंही ध्यानात घ्या की प्रत्येक रागाची प्रकृती वेगळी म्हणजे खरं म्हणजे गाणाऱ्याचा आवाजही त्यानुसार वेगळा नको का पण आपल्याकडे तसं होत नाही आपल्याकडे सर्व आवाजांना तेच राग असतात सर्व आवाजांना त्याच चिजा असतात माणसं असा विचारच करत नाहीत कारण त्यांना असं वाटतं की अरे आपण असं केलं तर लोक काय म्हणतील आपल्याला दरबारी राग हा खालच्या स्वरात गायचा की वरच्या स्वरात गायचा दर रागाला पट्टी बदलली तर लोक काय म्हणतील असं आपण म्हणतो आपल्या आवाजाला काय सुटेबल होईल याचा विचार करत नाही आणि त्यामुळे बरेच घोळ होतात तर मग नाटक संगीतामध्ये जयजयवंतीसारखा राग उच्च स्वरात गाणं भाग पडलं कारण नाहीतर तो प्रोजेक्ट कसा होणार मग त्या रागाची गती काय मग त्या रागासाठी तुम्हाला भराव कसा हवा ह्या सगळा विचार सुरू झाल्यावर रूप वेगळं होतं म्हणून आता मी लागोपाठ तुम्हाला तीन जय जयवंती ऐकवणार आहे पहिला जय जयवंती आहे बापूराव पेंढारकरांचा दुसरा जय जयवंती आहे लोंढ्यांचा आणि तिसरा आहे तो विनायक पटवर्धनांचा आता पहिला पहिले दोन आहेत हे नाट्यसंगीताचे आहेत परंतु गाणाऱ्यांच्या तब्येतीन गाणाऱ्यांचे आवाज वेगळे आहेत त्यामुळं त्यामध्ये वेगळं काहीतरी घडलंय ती विनायक पटवर्धन हे वेगळ्या ताकदीचे वेगळ्या तब्येतीचे गवई परंतु त्यांचा गाण्याकडे बघण्याचा दृष्टिकोनही वेगळा होता त्यामुळे त्यांचा जयजयवंती आणखीन वेगळा झालाय या पार्श्वभूमीवर मग जेव्हा तुम्ही आजच्या आपल्या गायिकेकडे वळाल तेव्हा तुम्हाला काहीतरी वेगळं दिसेल आणि ह्यात पुन्हा मग असा मजेचा भाग आहे की मोगूबाईंनी रेकॉर्ड दिले आहे जय जयवंतीची तशीच केसरबाईंनी पण दिली आता दोन्ही एकाच घराण्यातल्या मग ह्यानी कुठल्या बंदिशी दिल्या आहेत हा पुढचा आला म्हणजे तुम्ही विश्लेषण करायला लागलात की इथपर्यंत जायला लागतं आणि मग जयपूर घराण्याची जी खास बंदिश आहे ती मोगूबाईंनी दिली आहे केसरबाईंनी खास बंदिश आहे ती दिलेली नाही आणि मग आणखीनही असं दिसेल की पुढे जर खोलात गेलात तर माणूस आस्थाई अंतरे दोन्ही मांडतो की नाही का फक्त आस्थाईच मांडतो याही गोष्टी महत्त्वाच्या ठरायला लागतात आणि मग तुम्हाला असं दिसेल की ह्या गवयाचा ह्या रागाकडे आणि मांडणीकडे बघण्याचा दृष्टिकोन काय होता हे सगळं आधीच सांगतो कारण लागोपाठ ऐकताना तुम्ही त्याचा विचार चालू ठेवू शकाल ¡Gracias! कणकी आसान सुंदर दामत कणक आसान नन पान चार जाम मोहन पीतो सुंदर दामद कणक कभी रबड़े इमनो फोटो अपना दनी सुनर राम सुनर राम रे धन जी राजा सुंदर राम रे धन जी राजा सुनर राम सुनर राम रे धन जी राजा रे नन बन बने नन पान बने பரி பரி பானபரி பானபரி சுந்தர காமத கனம் இதர கமகரே రిగమద నిదమ మగప మగ రిగమగ రిదని దరి దిగ గమ మద దని నిదని నిద గమ మగ గరి రిదొందర గమ దిగ నగి मग रे द नि द रे रे ग ग म म द द नि नि द नि नि द द म म ग ग रे रे सुंदर राम ते गानकी ग म द नि द रे ग म ग रे gi रे द नि द रे द नि द नि द ब द ब म प म ग म ग रे ग रे द सुंदर राम अरे रे ग ग म म द द नि नि द द नि नि द Sundar Rama, Sundar Rama, Sundar Rama,